श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अठ्ठेचाळीसावा श्री वसिष्ठ म्हणाले अंड्यातील मोराप्रमाणे वर वर्णन केलेले अहंतादी आकाशादी सर्व अंतर्बाह्य जगत ज्या शुद्ध तत्वामध्ये त्रिकालीही अनुत्पन्नच आहे ते शुद्ध ब्रह्मच वरील दृष्टांताचा तात्पर्य विषय आहे शबल ब्रह्मामध्ये त्या दृष्टांताचे तात्पर्य नाही जेथे परमार्थत जेथे परमार्थत काही उदय पावलेले नाही तेथेच सर्व जगत अविद्येचे अविद्येने आहे तेच या देहातही अंगाचा रसभूत प्राण होऊन स्वर्गादी वैषयिक सुखाच्या सार रूपाने विचित्र भोगाकाराने आरशातील चंद्रबिंबाप्रमाणे प्रतिबिंबित होते म्हणूनच मुनी देवगण सिद्ध महर्षी स्वात्मभूत भूमानंदाचा आस्वाद घेत सदा तुर्यपदी स्थित आहेत मग सर्वच त्या तुर्यपदाचा अनुभव का घेत नाहीत म्हणून म्हणशील तर सांगतो दृश्य जगत व त्याचे दर्शन याविषयी आसक्ती व प्राणस्पंदामुळे होणारा विक्षेप त्यामुळे सर्वांना त्या पदाचा अनुभव येत नाही म्हणूनच या दोन्ही कारणांचा परिहार करण्यासाठी योगी आपल्या नेत्रांना निमेषोन्मेषरहित करतात आपली दृष्टी नासाग्रावर स्थित करतात व दृश्य दर्शनाविषयीची आसक्ती व प्राणस्पंद यांचा त्याग करण्यामध्ये तत्पर होऊन राहतात पण व्यवहार करीत असलेल्याही ज्या सहाव्या व सातव्या भूमिकांवर आरूढ झालेल्या योग्यांची बाह्य विषय सत्य आहेत अशी थोडी सुद्धा भावना नसते व जे त्या पूर्वीच्या भूमिकामध्ये स्थित असलेले योगी विषयेंद्रिय संबंध त्यागरूप समाधीत स्थिर झालेले असतात चित्रातील पुरुषाप्रमाणे ज्यांचा प्राण व मन यत्किंचितही स्पंद पावत नाही ते चित्तवेत्य संबंध शून्य आत्मपदामध्ये स्थित असतात सहाव्या व सातव्या भूमिकांवर आरूढ झालेले योगी ईश्वराप्रमाणे आत ब्रह्माकार अखंड वृत्तीधारा अविच्छिन्न चालल्यामुळे त्या अंशाने निरतिशय आनंदाचा आस्वाद घेणे तद्रूप परमपुरुषार्थ जसा साधतात तसाच बाहेर चित्त व्यत्यादिकांचा प्रतिस्पंद होत असल्यामुळे व्यवहार संस्थितीही करतात जसा चंद्राचा स्वच्छ किरण पल्लवीत प्रवेश करून त्याला युक्त करतो त्याप्रमाणे आनंदात्मा बाह्य विषयामध्ये बुद्धिवृत्तीचा समागम झाला असता त्रिपुटीत अभिव्यक्त होतो व अंतकरणास आल्हादित करतो अर्थात सर्व व्यवहार सुखरूप आहे चंद्राच्या बिंबापासून दूरवर पसरलेल्या पण अजून मितीपर्यंत येऊन न पोचलेल्या चांदण्याचे जे रूप असते तेच शुद्ध संविचे रूप आहे ते इंद्रियांचा विषय होत नाही त्याचा उपदेश करता येत नाही ते फार जवळही नाही व दूरही नाही आत्म्याचे शुद्ध चिद्रूप केवळ अनुभवगम्य आहे इंद्रिये प्राण चित्त वासना जीव स्पंद संवेदन जगत सत असत सदसत शून्य शून्य देश काल वस्तू इत्यादी सर्व उपाधींनी रहित असे ते आत्मतत्व आहे हृदयामध्ये रूपाने असलेल्या या अनंत देहादिकांनीही ते सर्वथा विरहित आहे चित्तात शतशः वासनाकोश विद्यमान असतानाच हे सर्व दृश्य आविर्भाव व तिरोभाव यांच्या योगाने ज्याच्यामध्ये स्पंद पावते ते सन्मात्र आत्मपदच आहे येणेप्रमाणे ते ब्रह्म कार्य कारण विलक्षण आहे असा निश्चय करावा जे ब्रह्म आद्य म्हणजे अव्याकृत संज्ञक कारण नाही प्राकृतिक प्रलयरूप नाही ते वस्तू देश काल इत्यादी नाही वायू अग्नी इत्यादी पदार्थांनी होणारे शोषण दहनादी जे विकार त्यांनी ते आपल्या स्वाभाविक सद्रूपाला सोडून या लोकी किंवा परलोकी ही विकृत होणारे नाही देहरूपी घट हजारो उत्पन्न होतात व नाश पावतात पण सर्वांच्या सभाय्य अभ्यंतरी असणाऱ्या या आत्माकाशाची काही हानी होत नाही हे आत्मवेत्यातील श्रेष्ठा ते देहादी सर्व आत्माच आहे आपण केवळ बोधाच्या वैरूप्यामुळे ते किंचित पृथकसे होऊन राहिले आहे सर्व विश्व सर्वत आत्ममय आहे हे तू श्रवणादी उपायांनी परिष्कृत केलेल्या बुद्धीने जाणले आहेस यासाठी आपल्या राज्याला योग्य अशा व्यवहारात दक्ष असतानाही तू शांत व निर्मम हो हे जे काही चराचर जगत दिसत आहे ते सर्व निर् निधर्म निर्गुण निर्मलात्मक निर्वकाल निर्विकार आदी अंतरहित नित्य शांत व समात्मक ब्रह्म आहे हे रामा काल क्रिया करण कर्तु आदिकारण कार्य जन्म स्थिती प्रलय स्मरण इत्यादी सर्व ब्रह्मच आहे असे आत्मदृष्ट्या पाहणाऱ्या तुझे पुनरपी भ्रमण संभवते तरी का मुळीच नाही कारण तू समस्वरूपासच प्राप्त झाला आहेस इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अष्टचत्वारिशः सर्गः श्रीराम